रामकृष्ण हरी भागवत स्कंध अध्याय आठवा त्याचा विषय आपण बघितला मागच्या संदर्भ प्रवचनात आलाय परीक्षिताचे मातेच्या गर्भात असताना केलेले रक्षण नंतर कुंतीने केलेली स्तुती भगवंतांची आणि युधिष्ठिराचा शोक काय आहे कौरव पांडवांचं युद्ध झालं युधिष्ठिराला राज्यकारभार करण्यासाठी राज्यपदावरती बसवलं आणि भगवान आता द्वारकेला जाणार रथात बसले आणि निघणार एवढ्यात उत्तरा धावत धावत भयभीत होऊन आली आणि भगवंतांना प्रार्थना केली की सर्व सर्व पांडव कुळाचा पाच पांडव सोडता सर्वांचा नाश युद्धात झालेला आहे पांडव निर्वंश होण्याच्या मार्गावरती आहे अशा परिस्थितीमध्ये पांडवांचा एकमेव पुढच्या पिढीतला जन्माला येणारा माझ्या उदरात वाढणारा गर्भ त्याला मारण्यासाठी त्याला मारण्यासाठी अश्वत्थाम्याने अस्त्र सोडलेलं आहे आणि मी माझ्या पोटात तो गर्भ जळत आहे इतक्या तेजाने तो नाश पावेल अशी परिस्थिती निर्माण झाली रक्षण करा भगवंतानी उदरात प्रवेश केला हे वाचा तुम्ही बरं का मी तुम्हाला अत्यंत संक्षिप्तात सांगत आहे आठवा अध्याय वाचा भगवंताने मातेच्या उत्तरेच्या गर्भात प्रवेश करून आपल्या सुदर्शन चक्राने त्या अस्त्राचा नाश केला आणि गर्भाचं रक्षण केलं मग तो गर्भ इकडं तिकडं बघायला लागला जन्मा झाला आल्यानंतर की माझं रक्षण कुणी केलं परिरक्षित म्हणून त्याचं नाव परीक्षित ठेवलं आणखी काय नाव ठेवलं वगैरे वगैरे हा इतिहास तुम्ही वाचा पुस्तकामध्ये ग्रंथामध्ये भागवतामध्ये आता महत्वाचा भाग उत्तरा येऊन भगवंतांना आडवी आल्यानंतर तिचं निवारण केल्यानंतर आता परत चालले भगवान त्यावेळेला कुंती आत्या आली आडवी आणि म्हणाली जाऊ नका का जाऊ नका तर म्हणे तुम्ही नसता त्यावेळेला संकट येतात तुम्ही तुम्ही असता त्यावेळेला संकट येतात पण तुमचा सहवास असतो त्यामुळं तुम्ही सतत आमच्यावरती संकट पाठवा जेणेकरून तुम्ही काय मागणं काय मागितलं काय मागणं मागावं हो मागणं भगवंत प्रसन्न झाल्यानंतर काय मागावं आपण देवापुढे उभे राहतो खरंच मला सांगा मला एक प्रश्न पडतो स्कूटरवरून चाळीस पन्नास स्पीडने आपण चाललो आहोत त्यावेळेला एक शनीचं देऊळ येतं गणपतीचं देऊळ येतं शंकराचं देऊळ येतं एक सेकंद सुद्धा नाही फ्रॅक्शन ऑफ सेकंद मध्ये आपण ते देऊळ पार करून पुढे जातो पण तेवढ्या वेळात एक ऍक्सिलेटरवरचा हात सोडून छातीला लावून मी भगवंतांच्याकडे बघून नमस्कार करतो फ्रॅक्शन ऑफ सेकंद आणि पुढे जातो काय म्हणतो मी त्यावेळेला किंवा दशभुजा गणपतीच्या मंदिरात गेल्यानंतर नमस्कार करून मी त्या गणपतीकडं अगदी विनम्र भावाने काय मागणं मागतो कधी विचार केलाय आपण काय मागणं मागतो आपल्यालाच अंतर्मुखून विचार करण्याची गोष्ट आहे आणि इथे कुंतीनी भगवंत समोर असताना काय मागणं मागितलं माझं तुम्हाला एक म्हणणं आहे भगवंतांच्या पुढे जा बसा आणि मला सांगा मी जे कुंतीनी मागणं मागितलं ते भागवतातला श्लोक आणि अर्थ वाचून दाखवतो ते मागणं मागायचं धाडस तुमच्याकडं आहे का तुम्ही स्वतःला सांगा मला सांगू नका इथला अध्याय आठवा श्लोक पंचवीसावा विपद संतु न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यत्स्यात द पुनर्भव दर्शनम हे जगद्गुरु आमच्या जीवनात पावला पावला गणिक आमच्यावर संकटे येत राहोत मागाल हे मागणं आमच्या जीवनात पावला पावला गणित आमच्यावर संकटे येत राहोत कारण संकटाच्या वेळीच आपले निश्चित दर्शन होते आणि दर्शनानंतर तर जन्ममृत्यूच्या फेऱ्यातूनच सुटका होते संकट पाठवा संकट पाठवा जेणेकरून तुम्ही आमच्या जीवनात याल आणि आमच्यावर कृपा कराल मागणं कुंतीने मागितलं मागाल मी मागेन होईल धाडस बर हे मागणं मागितल्यानंतर सुद्धा भगवान हसले आणि म्हणाले आत्याबाई काय मागणं मागता तुम्ही मागून मागून असं म्हणाले याचा अर्थ ते मागणं त्यांनी मान्य केलं नाही मान्य केलं नाही आणि भगवंतांची स्तुती करत करत मग तिने कुंतीने दुसरं मागणं मागितलं तेही मागणं तुम्हाला मी श्लोक वाचून दाखवतो अर्थ वाचतो देवापुढं बसा भगवान श्रीकृष्णाच्या मूर्ती पुढं बसा आणि ते मागणं मागायचं धाडस तुमच्यात आहे का माझ्यात आहे का हे आत्मपरीक्षण करा निदान यावयात you are above sixty above sixty five seventy या वयात आपण सगळे आहोत तरुण कोणी नसणार असावेत अशी अपेक्षा परंतु नसणार प्रवचन ऐकणाऱ्या या वयात कुंतीने मागणं मागितलं अथ विश्वेश विश्वात्मन विश्वमूर्ते स्वकेशुमे स्नेह पाशमिमाम छिंदी दृढम पांडुषु वृष्णिषु अध्याय आठवा श्लोक एक्केचाळीसावा आपण विश्वाचे स्वामी आहात आत्मा आणि विश्वरूप आहात यदुवंशी आणि पांडव यांचे विषयी माझे मनात फारच ममता निर्माण झाली आहे आपण माझे स्नेहपाश तोडून टाकावे। भगवंता माझ माझ्या मुलावर अत्यंत निरतिशय प्रेम आहे हे प्रेमपाश तोडून टाक मागणं मागताय माझं या संसारावर आणि पत्नीवर प्रेम आहे माझ्यानंतर पत्नीचं कसं होणार या विवंचनेत मी आहे हे सगळे प्रेमपाश तोडून टाक निष्प्रेम कर मला सगळ्यांच्या बद्दल आणि सगळ्यांपासून आहे मागायची ताकद कुंतीनी मागणं मागितलं आणि भगवंतानी तथास्तू म्हटलं यादवांच्या बद्दलचे आणि पांडवांच्या बद्दलचे प्रेमपाश तोडून टाक असं मागणं मागितलं आणि भगवंतानी ते मान्य केलं मी या वयामध्ये आता मला भागवताच्या अध्ययनाने भागवताच्या चिंतनाने भगवत प्राप्ती हे एकच आणि एकच लक्ष उरलेलं असताना मागेन मागू शकेन का नाही होणार हे का नाही होणार थोडं आत्मपरीक्षण करू आणि नंतर मग युधिष्ठिर आडवाल पहिल्यांदा उत्तर आडवी आली मग कुंती आडवी आली आणि मग युधिष्ठिर आढवा आला आणि म्हणाला मला शोक होतोय मी या सगळ्या कौरव पांडवातल्या युद्धावाला युद्धातील संहाराला मी जबाबदार आहे असं युधिष्ठिर म्हणून शोक करायला सांगितलं भगवान म्हणाले आता याला काय मी परत पहिल्यापासून गीता सांगू का आता काय करायचं आता भगवंत असते भगवंताने काय केलं भगवंत म्हणाले एवी तेवी मी भीष्माचार्यांना शब्द दिला आहे तुमच्या अंतकाळी मी तुम्हाला दर्शन देईन तेही घडेल आणि या मूर्खाला उपदेश पण त्यांच्या करवी करवून दिला जाईल म्हणून याला घेऊन आपण शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्यांच्याकडे जावे म्हणून ते युधिष्ठिराला घेऊन भीष्माचार्यांच्या पशी आले भीष्माचार्यांनी राजाला राजधर्मान मोक्षधर्मान स्त्री धर्मान धर्मधर्मान काय काय काय काय ते सगळं ऐकवलं ज्याचं नाव शांती पर्व भागवतातलं ते ऐका म्हणून मी निवेदन केलेलंच आहे तर असं हे उपदेश केल्यानंतर नंतर मात्र काय घडलं विपरीत घडलं विपरीत अद्भुत घडलं अद्भुत घडलं अवर्णनीय घडलं आणि त्या प्रसंगी भगवंतांचं जे गुणगान भीष्माचार्यांनी केलं त्या गुणगानावरती त्या स्तोत्रावरती आपण श्लोक आणि श्लोक याचं विश्लेषण करून विस्तृत प्रवचन करणार आहोत ते पुढच्या प्रवचनात परंतु तत्पूर्वी मी या नंतरच्या प्रवचनामध्ये ते स्तोत्र तुम्हाला म्हणून दाखवतो तुम्ही ते पुस्तकात बघून म्हणा रेकॉर्डिंग झालेलं आहे वारंवार ऐका आणि पाठ करा रामकृष्ण हरी